अहंकाराची धडक आणि समजुतीचा उजेड प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने एका अशा गोष्टीसाठी आमंत्रित करतो आहे जी शांत निसर्गाच्या कुशीत सुरू होते पण हळूहळू मनाला विचार करायला भाग पाडणारा गहिरा संदेश देऊन जाते ही कथा गर्व आणि संयम राग आणि समजूत तसेच ताकद आणि शहाणपण यांच्या संघर्षाभोवती फिरते जिथे जिंकणारा कोणीच नसतो पण शिकणारे मात्र सगळेच असतात प्रत्येक ओळ तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करेल आणि तुम्हाला विचारायला लावेल खरी ताकद नेमकी कुठे असते चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया आणि गोष्टींच्या त्या सुंदर जगात प्रवेश करूया जिथे प्रत्येक कथा आपल्याला थोडंसं अधिक माणूस बनवते पाटीलवाडीच्या कुशीतली एक शांत सकाळ पाटीलवाडी गावाजवळ पसरलेलं ते हिरवंगार शेत सकाळच्या कोवळ्या उन्हात सोन्यासारखं चमकत होतं वाऱ्याच्या हलक्या झुळकीसोबत गवत अलगट डुलत होतं जणू काही निसर्ग स्वतःचं गाणं गुणगुणत होता शेताच्या कडेला उभं असलेलं ते प्रचंड वडाचं झाड अनेक पिढ्यांचा साक्षीदार सावली पसरवून थकलेल्या प्राण्यांना विसावा देत होतं त्याच झाडाखाली राहत होते दोन वेगवेगळ्या स्वभावाचे प्राणी एक शेळी शिंगा आणि दुसरं गाढव ढवळ्या शिंगा टोकदार शिंगांचा गर्व शिंगा दिसायला देखणी होती तिची शिंग टोकदार मजबूत आणि नेहमी चमकणारी ती जिथे उभी राहील तिथे मान उंचावून अभिमानाने पाहायची तिच्या मनात एकच विचार सतत घोळायचा माझी शिंग माझी खरी ताकद आहेत त्यांच्यामुळेच मला स्वतःवर एवढा गर्व वाटतो गवत खातानाही तिच्या डोळ्यांत एक वेगळाच अहंकार चमकायचा ढवळ्या शांत पण हट्टी ढवळ्या स्वभावाने शांत होता तो कुणाशी वाद घालत नसे पण मनाच्या खोल कप्प्यात त्यालाही आपली ताकद माहीत होती तो अनेकदा मनात म्हणायचा शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नसतो पण वेळ आली तर मीही मागे हटणार नाही वादाचं मूळ चाऱ्यावरचा हक्क शेतातला चारा मर्यादित होता शिंगा नेहमी पुढे सरसावत असे ढवळ्याला मागे ढकलत असे हा भाग माझा आहे शिंगामान हलवून दाखवायची ढवळ्या गप्प राहायचा पण मनात साठत जाणारा राग त्यालाही जाणवत होता वाद रोजचा झाला शब्द कडू होत गेले आणि एके दिवशी संयमाचा बांध तुटला संघर्ष गर्व आणि रागाची धडक त्या दिवशी आकाश जड झालं होतं वारा थांबला होता जणू निसर्गालाही काहीतरी अघटित घडणार याची चाहूल लागली होती शिंगा अचानक जोरात पुढे धावली डोळ्यांत अहंकार मनात राग आज दाखवतेस तुला माझी ताकद ढवळ्याने ते पाहिलं क्षणभर थांबला आणि मग हुशारीने बाजूला सरकून जोरात लात मारली धडाक लात शिंगावर बसली शिंगांना तीव्र वेदना झाल्या पण त्याच क्षणी शिंगांचा धक्का ढवळ्याच्या पायाला लागला दोघेही कोसळले वेदना शांतता आणि अपराधी मन पश्चात्ताप वेदनांतून उमटलेलं शहाणपण काही क्षणांनी शिंगा डोळे उघडते डोळ्यांपाणी मनात भीती माझा गर्वच माझ्या वेदनेचं कारण ठरला ती हळूच पुटपुटली ढवळ्या मान खाली घालून बसलेला रागाच्या भरात मी शहाणपण विसरलो तो म्हणाला त्यावेळी त्यांना जाणवलं जिंकणारा कोणीच नव्हता शेतकऱ्याचं आगमन अनुभवाची शिकवण तेवढ्यात दुरून पावलांचा आवाज आला शेतकरी रघुनाथ पाटील तिथे पोहोचले दोघांकडे पाहून त्यांनी शांत आवाजात सांगितलं भांडणात कुणीही जिंकत नाही जखमा नेहमी दोघांनाच होतात त्या शब्दांत राग नव्हता अनुभव होता परिवर्तन समजुतीचा नवा मार्ग त्या दिवसापासून शिंगा आणि ढवळ्या बदलले चारा त्यांनी वाटून खायला सुरुवात केली एकमेकांच्या वेदना ओळखायला शिकले वडाच्या झाडाखाली आता भांडण नव्हतं फक्त शांतता होती मॉरल ऑफ द स्टोरी अहंकार आणि राग कोणालाही जखमी करतो माणसाला असो वा प्राण्याला समजूत संयम आणि शांतता हाच खरा विजय आहे ही गोष्ट वाचताना जर तुमचं मन थोडंसं थांबलं विचारात पडलं तर समजा गोष्ट आपलं काम करून गेली आहे प्रिय वाचक हो या गोष्टीच्या शेवटी येताना मन नकळत थोडंसं थांबतं नाही का शिंगा आणि ढवळ्याच्या या अनुभवातून आपल्यालाही हळूच एक सत्य शिकायला मिळतं की अहंकार आणि राग क्षणभर आपल्याला मोठं वाटू देतात पण शेवटी मनाला आणि नात्यांना जखमी करून जातात आपल्या आयुष्यातही कित्येकदा आपण असंच नकळत पुढे धावतो समोरच्याचं ऐकून न घेता आणि नंतर फक्त पश्चात्ताप उरतो कदाचित हीच गोष्ट आपल्याला सांगते की थोडा संयम थोडी समजूत आणि थोडं शांतपण स्वीकारलं तर कित्येक संघर्ष टाळता येऊ शकतात ही गोष्ट वाचताना तुम्हाला काय वाटलं कुठल्या क्षणी तुमचं मन जास्त भिडलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या भावना ऐकायला मला मनापासून आवडेल आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न एक शिंगा आणि ढवळ्या यांच्यातील संघर्षाचे मुख्य कारण काय होते या संघर्षामागील मुख्य कारण म्हणजे मर्यादित चारा आणि त्यावरून निर्माण झालेला अहंकार आणि दडलेला राग शिंगाचा गर्व आणि ढवळ्याचा संयम तुटल्यावर हा वाद उफाळून आला दोन शिंगाच्या वेदनांचे खरे कारण काय होते शिंगाच्या वेदनांचे खरे कारण तिचा स्वतःच्या ताकदीचा अति गर्व होता अहंकारातून केलेली घाई शेवटी तिलाच जखमी करून गेली तीन ढवळ्याने शांत असूनही लात का मारली ढवळ्या शांत होता पण त्याच्या मनात साठलेला दबलेला राग एका क्षणी बाहेर पडला संयम हरपल्यावर शांत माणूसही चूक करू शकतो हे यातून दिसते चार शेतकऱ्याच्या शब्दांचा कथेत काय प्रभाव पडला शेतकऱ्याच्या अनुभवातून आलेल्या शब्दांनी दोघांनाही भांडणाचा खरा परिणाम समजावून दिला कोणीही जिंकत नाही फक्त जखमा उरतात ही जाणीव त्यांना झाली पाच या कथेचा मुख्य संदेश कोणता आहे या कथेचा मुख्य संदेश असा की अहंकार आणि राग कोणालाही सुख देत नाहीत समजूत संयम आणि शांतता हाच खरा विजय आहे वाचकांसाठी उत्सुकता निर्माण करणारे प्रश्न कमेंटसाठी एक शिंगा वेळेवर थांबली असती तर संघर्ष टळला असता का दोन ढवळ्याने सुरुवातीलाच आपली भावना व्यक्त केली असती तर काय घडलं असतं तीन या कथेत तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातला कोणता प्रसंग आठवला चार खरी ताकद शारीरिक असते की मानसिक तुमचं मत काय पाच तुम्ही शिंगाच्या जागी असता तर काय वेगळं केलं असतं